บุ๊กทู สามสิบเจ็ดสะดุติสสะดุติสระหว่างเดินทาง ประวาสประวาสเขาขับรถจักรยานยนต์ตมอ तो म ो์ र स ाล क ั च ा ल व มो म อ मोटरसायकल च ा ल ตัว ขาขี่จักรยานตู้ไซเคิลจัลโลตูตู้ไซเคิลจัลโลตูเขาเดินตู้จัลลจัตูตู้จัลลจัตูเขาไปโดยเรือใหญ่ตู้จ้าจานีจัตูตู้จ้าจานีจัตูเขาไปโดยเรือ तो होडीने जातो तो होडीने जातो खाऊ वाय नाम तो पोहत आहे तो पोहत आहे ठीनी अंतराय मे खा हा परिसर धोकादायक आहे का हा परिसर धोकादायक आहे का कान खा เเอกตผ एकटे ดि र ण े धोकादायक आहे का एकट फिरणं ध ोาा द ा य क आहे का มันอันตรายไหมคะถ้าออกมาเดินเล่นตอนกลางคืนราตรีผิรเน่ดุกาดายกอาเฮการาตรีผิรเน่ดุกาดายกอาเฮกาเราหลงทางอัมีวัดสุกโลอัมีวัดสุกโล เรามาผิดทาง आम्ही चुकीच्या रस्त्यावर आहोत आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत आम्ही चुकीच्या रस्त्यावर आहोत आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत เราต้องเลี้ยวกลับทางเดิม आपल्याला पुन्हा मागे वळायला हवे आपल्याला पुन्हा मागे वळायला हवं จอดรถได้ที่ไหนคะ इथे गाडी पार्क करण्याची सोय कुठे आहे इथे गाडी पार्क करण्याची सोय कुठे आहे ठीनी मिठी खा गाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंग लॉट आहे का गाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंग लॉट आहे का खा इथे किती वेळेपर्यंत गाडी पार्क करण्याची परवानगी आहे इथे किती वेळेपर्यंत गाडी पार्क करण्याची परवानगी आहे सकी मे खा आपण स्कीइंग करता का आपण स्कीइंग करता का सकी खा आपण स्की लिफ्टने वरपर्यंत जाणार का आपण स्की लिफ्टने वरपर्यंत जाणार का ที่นี่มีสกีให้เช่าไหมคะ इथे स्कीइंगचे साहित्य भाड्याने मिळू शकते का इथे स्कीइंगचं साहित्य भाड्याने मिळू शकतं का